गजमुख अवतार हे गजमुख अवतार तुमदुमे दाही दिशा ललकार जाहला विश्वंभर साकार तुमदुमे दाही दिशा ललकार जाहला विश्वंभर साकार गोसावी सुत मोरयाला घडला साक्षात्कार सारे ग मा पा मा पा सा सुकुमार उमटला ताता थै तत्कार नाचतो शिवनंदन सुकुमार मंगलमूर्ती मोरया हा झाला जय जयकार मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया